रामकृष्ण गोविंद पंचवीस तत्वांचा तक्ता करा ती पंचवीस तत्व कोणती हे मला वाटतं मी तसं विस्तृतपणानं सांगितलं हा विषय वारंवार येणार आहे आणि म्हणून मी एकदाच स्पष्ट आणि विस्तृतपणानं सांगितलं पण तरी सुद्धा मला काही फोन आले की तुम्ही तो तक्ता परत एकदा समजावून सांगा ओके नो प्रॉब्लेम हे आपलं इंग्लिश आहे बर का सोडून द्यायचं ते त्याच्याकडे फारसे काय लक्ष देऊ नका गंमत बर बर आता तुम्ही मी तुम्हाला वारंवार सांगतो भागवताचे दोन खंड विकत घ्या तसं अत्यंत प्रामाणिकपणानं सांगतो तुम्हा तुम्हाला म्हणजे हा तुम्ही काही वेगळ्या अर्थाने घेऊ नका पण हे ग्रंथ घेणं आपल्याला परवडतं घ्यायलाच पाहिजेत घरात असलेच पाहिजेत दुसरा छोटा ग्रंथ मनाचे श्लोक ज्यावरती बाबा बेलसरांनी छोटं छोट विवेचन केलेलं आहे प्रत्येक श्लोकावर निळ्या रंगाचं पुस्तक आहे माहित नाही आता किंमत काय पस्तीस चाळीस पन्नास बस एवढीच किंमत आहे मनाच्या श्लोकाचं पुस्तक घ्या वाचा अनेक वेळेला वाचा एकशे चोपन्नावा श्लोक आहे महावाक्य तत्वादिके पंचीकरणे खुणे पाविजे संत संगे विवरणे द्वितीयेशी संकेत जो दाविजे तो तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो येतो इथली पहिली ओळ बघा काय म्हणतात समर्थ महावाक्य तत्व आदी आणि त्यांचं पंचीकरण महावाक्य कुठली ते मी विचारलं तुम्हाला एक कोल्हापूरच्या अलकाताई कुलकर्णींनी त्याचं उत्तर दिलं अगदी बरोबर आहे त्यांचाही खूप अभ्यास आहे त्यांनी देणं साहजिक आहे परंतु मला इतरांच्याकडून अपेक्षित आहे अजूनही काही प्रश्नांची उत्तरं मधून मधून विचारीन त्यावेळेला आणि मला एक थोडासा असाही समज होतो की काय मी मागे एकदा बोललो तो समोर श्रोता नसला ना की प्रतिसाद काय कसं बोलावं कुठला विषय घ्यावा मी बोललेला विषय समजला का हे चेहऱ्यावरून जसं समजतं समोर श्रोता असल्यामुळं मी आपलं डोळे मिटतो आणि बोलतो माझे पंधरा सोळा मिनिटं डोळे मिटलेले असतात श्लोक म्हणण्यापुरता मी डोळे उघडतो मला कारण समोर कुणी नाहीच आता महावाक्य पंचादिके जे म्हटलेलं आहे पंचीकरणे तर इथे तत्वादिके आता तुम्ही भागवतातलाच सांगतो स्कंध तिसरा काढा अध्याय सव्वीसावा काढा आणि श्लोक काढा अकरा तीन सव्वीस अकरा काय श्लोक आहे पंचभी पंचभिर्ब्रह्म चतुर्भिर्दशभिस्तथा चतुर्विंशतिकं गणम प्राधानिकं विदुः अर्थ असा आहे पंचमहाभूते पाच तन्मात्रा चार अंतकरणे म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार आणि दहा इंद्रिये या चोवीस तत्वांच्या समूहाला विद्वान लोक प्रकृतीचे कार्य समजतात प्रकृतीपासून भागवतात या ठिकाणी म्हटलेलं आहे ही चोवीस तत्व निर्माण होतात इथं चित्त हे जे एक तत्व सांगितलेलं आहे ते अन्यत्र नाही कुठेही नाही त्यामुळं सर्वत्र प्रकृतीचं कार्य म्हणून तेवीस तत्वांची गणती केलेली आहे प्रकृतीपासून तेवीस तत्व प्रकृती स्वतः चोवीसावं तत्व आणि या सर्वांच्याशी मूळ स्वयंभू पुरुष तत्व अशा पंचवीस तत्वांची ही सृष्टी निर्माण झाली आहे पंचवीस तत्वांची म्हणू नका पुरुष तत्व नाही पुरुष तत्वाने काय म्हटलेलं आहे माहितीये का गीतेत मी म्हटलं तर सृष्टीत आहे मी म्हटलं तर नाही हो काय त्यांचं वर्णन करणार तर तर तो भाग आता बाजूला ठेवू मला सांगितलं तुम्ही परत तो तक्ता एकदा सांगा आता मी तुम्हाला सांगतो बघा तेच सांगणार आहे नवीन काय सांगणार नाहीये परंतु काही गोष्टी त्यातल्या स्पष्टीकरणार्थ नवीन आहेत मूळ स्वयंभू परम अव्यक्त तत्व गीतेच्या आठ अध्याय वीस मध्ये सांगितलेल्या प्रमाणे अव्यक्ताच्या ही पलीकडचं परम अव्यक्त असं जे तत्व जे असताना दुसरं काहीही नव्हतं सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी असं जे तत्व ते पुरुष तत्व त्या पुरुष तत्वापासून सांगितलं चतुश्लोकी भागवतात माया भगवंतानी सृष्टी निर्मितीसाठी आपल्यापासूनच मायेची निर्मिती केली माया ही भगवंतांची चित शक्ती भगवंतांच्या पासून वेगळी नाही याच मायेला तत्वांची गणती करताना प्रकृती असं म्हटलेलं आहे आणि या तिसऱ्या स्कंदातल्या सव्वीसाव्या श्लोकात मी तिथपर्यंत अजून गेलेलो नाहीये बरं का संदर्भ म्हणून तुम्हाला सांगतो इथं म्हटलेलं आहे पुरुष प्रकृती पुरुष प्रकृती आता प्रकृतीमध्ये विकार झाल्यानंतर पहिल्यांदा महान तत्व निर्माण झालं महान तत्व निर्माण झालं असं मी म्हंटल पण मग कुणी काय शंका विचारली नाही महत्तत्व म्हणजे काय तर महत्तत्व म्हणजे बुद्धी धी धी बुद्धी आणि महत या तिन्हीचा अर्थ एकच काय झालं पुरुष प्रकृती महत्त्व महत्त्वामध्ये विकार होऊन अहंकार अहंकार म्हणजे मी समजतो तो अहंकार नव्हे केवळ आणि केवळ प्रकृतीला अहम ही भावना झाली मी मी आहे बस अस्तित्वाची जाणीव अहम मी आहे एवढंच मी समजतो तसा अहंकार हा नव्हे अहंकार म्हणजे मी आहे बुद्धीमध्ये विकार होऊन अहंकार अहंकारामधून विकार होऊन पुढे खाली त्याच्या तक्त्यामध्ये पाच तन्मात्रा कुठल्या तन्मात्रा तन्मात्रा म्हणजे काय तन्मात्रा म्हणजे पंचमहाभूतांचे गुण काय गुण आहेत पंच तन्मात्रांचे गुण आहेत पाठ व्हायला पाहिजेत शब्द स्पर्श रूप रसगंध शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पंच तन्मात्रा पंचमहाभूतांचे गुण पण कुणाचा गुण काय शब्द ही तन्मात्रा आकाशाची स्पर्श ही तन्मात्रा वायूची रूप ही तन्मात्रा तेज या पंचमहाभूताची रस ही तन्मात्रा पाणी या पंचमहाभूताची आणि गंध ही तन्मात्रा पृथ्वी या पंचमहाभूताची भयंकर उन्हाळ्यानंतर पहिला पाऊस पडतो त्यावेळेला पृथ्वीचा गंध तुम्हाला जाणवतो त्याला तुम्ही मातीचा वास असं म्हणता बरोबर आहे गंध सुरस रूप स्पर्श आणि शब्द हे अनुक्रमे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यांच्या तन्मात्रा होत पाच तन्मात्रा पुढे त्यातून एक मन नंतर पाच बुद्धिंद्रिये आता पाच बुद्धींद्रिये कुठली आहेत पाच बुद्धिंद्रिये तर बुद्धिंद्रिये ही कान त्वचा डोळे जीभ आणि नाक ही पंच ज्ञा त्याच्यानंतर पाच कर्मेंद्रिय कुठली वाचा हात पाय जननेंद्रिय आणि बुद ही पाच कर्मेंद्रिये आणि पाच महाभूते सांगितली पृथ्वी आप तेज वायू आकाश अशी ही पंचवीस तत्वे आहेत झाली का ते तुम्ही बघा पुरुष बाण खाली प्रकृती बाण महत किंवा बुद्धी बाण अहंकार बाण पाच तन्मात्रा बाण मन बाण बुद्धींद्रिये बाण कर्मेंद्रिये बाण पंचमहाभूते अशी मिळून ही पंचवीस तत्वे झाली या पंचवीस पाचवी सहावीच्या पुस्तकात आता मला खूप प्रयत्न केला पण मिळाली नाहीत सृष्टीच्या उत्पत्तीसाठी कुठे त्यांनी पंचवीस म्हटलेलं आहे कुठे मूळ शहाऐंशी तत्व म्हटलेलं आहे अशी तत्व आहेत मूळ तत्व की ज्याच्या माग काही नाही नाही उदाहरणार्थ मला असं आठवतं माहित नाही कार्बन हे मूल तत्व आहे कार्बन पासून अनेक पदार्थ तयार झाले पण कार्बन हे मूल तत्व आहे अशी सृष्टी उत्पत्तीसाठी वैज्ञानिकांनी काही मूल तत्व शोधून काढलेली आहे तशी ऋषी मुनींनी ही पंचवीस तत्व काढलेली आहेत सगळीकडे या पंचवीस तत्वांचं वर्णन आहे बरं का महाभारतात आहे उपनिषदात आहे अन्य पुराणात आहे गीतेत आहे भागवतात दोन तीन ठिकाणी आहे त्यामुळे हे समजावं लक्षात राहावं आणि म्हणून म्हणतात हे शास्त्र आहे यांचा एकत्र केलेला गोळा म्हणजे मी पंचवीस तत्वांचा त्याच्यात एक तुम्ही संशोधन म्हणून विचारा खरा, पुरुष तत्व सोडा बरोबर आहे उरतात किती चोवीस एक विचार देतो हो तुम्हाला चोवीस तत्व उरतात या चोवीस तत्वांचं एकत्र गाठोड म्हणजे मी आता विज्ञानानं मेडिकलच्या स्टुडंट्सना विचारा पुरुषामध्ये चोवीस एक्स तत्व असतात पुरुषात चोवीस एक्स तत्व असतात स्त्रीमध्ये चोवीस वाय तत्व असतात या चोवीस एक्स आणि चोवीस वाय पासून संयुक्तीकरण होऊन परत एक चोवीस एक्स किंवा एक चोवीस वाय म्हणजे एक मुलगा किंवा एक मुलगी ही जन्माला येते हे शास्त्र आहे का विज्ञानाने सुद्धा चोवीस एक्स आणि चोवीस वाय असे गुण मानलेले आहेत तर <clears throat> त्याचा आणि याचा काही संबंध आहे का संशोधनाचा विषय आहे मी बराच प्रयत्न केला मला काय जमलं नाही मी काय मेडिकलचा स्टुडंट नव्हे परंतु तो भाग सोडा ही चोवीस तत्व आणि पंचवीसावं पुरुष किंवा पुरुष तत्वालाच काल तत्व म्हटलेलं आहे काळ तर हा चार्ट मी तुम्हाला परत समजावून सांगितला ज्ञानेंद्रिय कुठली कर्मेंद्रिय कुठली पंचतन्मात्रा कुठल्या हे सगळं सांगितलं अजूनही कुणाला काही शंका असेल तर मला फोन करा या माध्यमातून मी आपल्याला शंकेचं निरसन करायचा यथामती यथाशक्ती प्रयत्न करेन एकंदरीतच भागवताबद्दल शंका विचारा हा एकतर्फी प्रवाह चालू आहे मला तुमच्याकडून प्रतिसाद हवा आहे म्हणजे मला माझी दिशा ठरवता येते आता म्हटलं तसं आणा मनाच्या श्लोकाचं पुस्तक आणा आणि आपल्याला कपिल मुनी माता देवहूती यांच्या संवादामध्ये सुरुवात जी करायची आहे ती सुरुवातच मुळी मनाच्या श्लोकाच्या आधारानं झालेली आहे आणि तिथं असं म्हटलेलं आहे की योग आध्यात्मिक पुंसा मतो निश्रेय सायमे पुढं म्हटलेलं आहे चेत खलवस्य बंधाय मुक्तये चात्मनो मतम इथं चेत म्हणजे मन भगव माणसाच्या मुक्तीसाठी आणि बंधनासाठी मन हेच कारणीभूत आहे मन एव फक्त मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो हो फार फार मार्मिक श्लोकात पुस्तकांना अभ्यास करा यापुढे आपण तिसऱ्या स्कंदाच्या आणखी अंतरंगात जाऊ पुढच्या प्रवचनात रामकृष्ण गोविंद